पुस्तकाचे नाव श्याम लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे कथा पंचवीसावी श्याम व राम आकाशातून पाऊस झिमझिम येतो व रखरखीत आणि भगभगीत वाटणाऱ्या पृथ्वीच्या कणाकणातून मधुर सुगंध बाहेर दरवळू लागतो गंधवती पृथ्वी अशी पृथ्वीची व्याख्या केलेली आहे परंतु पृथ्वीच्या अणुरेणूतून भरलेला हा सुगंध जर ओलावा न मिळाला तर आतल्या आत गुदमरून जात असतो आकाशातून देवाघरचा थोडासा ओलावा मिळताच पृथ्वीचे हृदय उचंबळून येते पृथ्वीचे हृदय सदगदित होते तिच्या रोमारोमामधून सुगंधाच्या रूपाने कृतज्ञता चौफर पसरते ते दरिद्री हिनदिन दिसणारे मातीचे कण दश दिशांना सांगतात आम्ही भिकारी नाही आम्ही मृतकण असलो तरी तुच्छ नाही आमच्यात सौंदर्य व सुहास ओतप्रोत भरलेला आहे जगात कोणतीही वस्तू सौंदर्याशिवाय व सुगंधाशिवाय नाही ती प्रकट व्हावी यासाठी ओलावा मिळाला पाहिजे सहानुभूतीचा स्पर्श लाभला पाहिजे मुरलीला तुमचे ओट लागताच तिच्यातून संगीत स्रवू लागते ध्रुवाच्या कोमल गालाला देवाच्या हातातील शंखांचा स्पर्श होताच त्यातून वेदश्रुती बाहेर जन्माला येते कोणासही तुच्छ मानू नका जगाने आम्हाला पायाखाली तुडविले परंतु पावसाचे चार थेंब येताच आमच्या अंग प्रत्यंगातून सुगंध बाहेर पडू लागला हिरवे हिरवे सौंदर्य प्रगट होऊ लागले अरे मानवा मातीचे कण म्हणजे सोन्याचे कण आहेत प्रत्येक वस्तू सौंदर्यासागर परमात्म्याचाच अंश आहे पाऊस पडू लागताच भूमातेच्या शरीरावर हिरवे रोमांच उभे राहतात पाऊस पडू लागला म्हणजे श्याम ही हृदय असेच नाचते पावसात फिरावयात जावे व ओलेचिंब व्हावे असे मला नेहमी वाटत असते विजांचा चमचमाट होत असावा मेघांचा गडगडाट होत असावा मुसळधार पाऊस ओतत असावा जोराचा वारा सुटून झाडे एकमेकांच्या अंगा खांद्यावर पडत असावी अशा वेळेस माझ्याच्याने घरी कधी राहत नाही दिवस असेल तर लोक काय म्हणतील या विचाराने मी मनाची कुचंबना करीत घरी बसतो परंतु जर रात्र असेल तर हा श्याम बाहेर पडावयाचाच व सृष्टीचा हा महान अनंत धारा अभिषेक स्वतःच्या मस्तकावर निशंक होऊ द्यायचा ईश्वराच्या कृपेत मी नाहून माखून आलो असे तो म्हणायचा पाऊस म्हणजे प्रभूची कृपा असे लहानपणापासून मला वाटते श्याम असे वेळेवावेळी पावसात भिजून येणे चांगले नाही हे एखादे वेळेस बाधेल असे जर कोणी मला म्हटले तर मी त्याला म्हणायचो आईच्या प्रेमासूनी न्हालेल्या मुलाला का थंडी पडसे येते त्या मुलाचे मुखकमल टवटवीत दिसेल त्याला उत्साह व आनंद प्रेम व कृतज्ञता यांची भरती येईल तसेच माझे अरे मी मागच्या जन्मी मोर असेन मोर म्हणूनच जरा गडगडली जरा मेघ जमली की माझे हृदय थैथे नाचू लागते हृदयातील शतभावनांचा भव्य दिव्य पसारा उभारला जातो लहानपणापासून मी प्रेमाचा भुकेलेला आहे पावसाचा भुकेलेला आहे मी दापोलीस आत्याकडे शिकण्यासाठी राहिलो परंतु पोटभर प्रेम तेथे मला कुठून मिळणार तेथे मला पोटभर जेवण मिळेल परंतु मनुष्य केवळ भाकरीचा भुकेलेला नाही त्याला भावबंधन पाहिजे असते म्हणून मी आत्याकडून शनिवार रविवार घरी ये जाऊन यायचा आईचे प्रेमामृत पिऊन यायचा तिचा मुखचंद्रमा पाहून यायचा परंतु आई आठवड्यातून महिन्यातून भेटणार मला रोज प्रेमाची धार कोण देणार आत्याकडे मला सुने सुने वाटत असे व शाळेतही मी पुष्कळ वेळा एकल कोंड्यासारखा वागत असे आत्याकडचे सुनेपण कधी एखादी गंगूताई येऊन दूर करी व मारत्याला अमृत्वाचे दर्शन घडवी शाळेतील सुनेपण कोण दूर करणार मी इतर सवंगड्यांबरोबर गोप्पा गोष्टी करीत असे हे सारे सवंगडी माझ्या जीवनाच्या अंगणात जमत परंतु माझ्या हृदय गाभाऱ्यात शिरावे असे त्यांनाही वाटत नसे व हृदय गाभाऱ्यात त्यांना नेऊन बसवावे असे मलाही वाटत नसे दापोलीस शाळेची मी इयत्ता दुसरी चार पाच महिने होतो त्या काळात मी कोणाशी फारसे बोलल्याचे मला आठवत नाही मी तिसऱ्या इयत्तेत गेलो तिसऱ्या इयत्तेचे वर्ग शिक्षक मला फार नावे ठेवी मुलांच्या कोमल भावना भावनाहीन शिक्षकास काय समजणार मुले म्हणजे दगडधोंडे बैल गद्धे असे समजणाऱ्या शिक्षकास मुलांच्या हृदयातील क्षुधा कशी काढणार त्या शिक्षकांनी नावे ठेवली म्हणजे मी मनातल्या मनात तडफडत असे आतल्या आत जळत असे माझ्या हृदयाला कोण विसावा देणार कोण शांती देणार एके दिवशी वर्ग शिक्षक इंग्रजी वाचन घेत होते मी फार चांगले वाचित असे लहानपणी मी पोथी वाचित असे तेव्हाही माझे आजोबा आजी म्हणत श्याम तू किती गोड वाचतोस ऐकत राहावे असे वाटते वाचणे ही साधी गोष्ट नाही मी माझ्या वाचनातही हृदय होती तसे तेथील भावनांशी मिळून जात असे एकदा पालगड गावी मला एकाने केसरी वाचावयास दिला होता मी मराठी चौथी पाचवीतच तेव्हा होतो परंतु माझे केसरी वाचन ऐकून त्या गृहस्थांनी मला एक चवली बक्षीस म्हणून दिली माझ्या आईला ते दोन आणि लाखो रुपयांपेक्षा मोलमार वाटले दोन चार मुलांनी वाचून दाखविले वर्ग शिक्षक मुलांना म्हणाले आता श्याम वाचून दाखवील ते ऐका कसे वाचतो कोठे थांबतो कसे स्वर काढतो कुठे जोर देतो सर्व गोष्टींकडे नीट लक्ष द्या मुलांना असे सांगितल्यावर ते मला म्हणाले उठ रे बावळ्या नीट वाचून दाखव हे शिक्षक मला नेहमी बावळ्या बावळ्या म्हणून संबोधित असत ते शब्द ऐकून माझ्या हृदयाचे पाणी पाणी होईल खरोखरीच का आपण बावळट आहोत असे मनात येईल माझा बावळटपणा दूर करणे हे त्या शिक्षकांचे काम होते परंतु मार्ग न दाखविता नेहमी त्या त्या विशेषणाने मला हाक मारीत गेल्याने माझा बावळेपणा वाढा मात्र असेल आजही माझे मित्र मला बावळटच म्हणतात आणि परकेही कधी कधी बावळट मूर्ती असा माझा उल्लेख करतात माझा हा बावळटपणा त्या शिक्षकांनी निर्माण केला आहे वाचावयास मला सांगितले याचा मला आनंद झाला परंतु तो आनंद दुःखमिश्रित होता बावळ्या वाच यातील एका शब्दाने हृदय विद्ध झाले तर दुसऱ्या शब्दाने हृदय सतेज झाले मला वाटे मी जगात कोणालाच आवडत नसेन का मला पाहून कोणालाच आनंद वाटणार नाही काय बावळट बावळट असे हिनवण्यात येऊन सदैव या जगात माझा उपहासच होणार का मी माझ्या आईला चांगला दिसतो माझा गुणाचा श्याम अशी आई ती हाक मारली परंतु आई सदैव दूर माझ्या जवळपास असे कोणी नाही की ज्याला मी गोड वाटत असेल किती मुलांची मने आपण दुखवितो याची शाळेतील शिक्षकांना खरोखरच कल्पना नसते त्यांचा होतो खेळ परंतु मुलांचा जातो जीव माझ्या समोरची मुले प्रभूची मूर्ती आहेत ही भावना शिक्षकांची हवी कलकत्ता शहरात एक महाराष्ट्रीय संन्यासिनी राहत होती मुलींची शाळा चालवीत असे एकदा स्वामी विवेकानंद त्या संन्यासिनीचे दर्शन घेण्यासाठी गेले स्वामी विवेकानंदांनी वंदन केले व विचारले माईजी आपण काय करीत आहात त्या थोर संन्यासिनीने उत्तर दिले या मुलींची या देवतांची सेवा करीत आहे किती थोर अर्थपूर्ण शब्द सारे शिक्षण शास्त्र थोडक्यात या शब्दात येऊन गेले आहे लहानपणापासून मुलांना अपमानाची चीड येते आपले व्यक्तिमत्व तुच्छ मानले जाऊ नये असे त्यांना वाटत असते इतरांप्रमाणे जेवताना मुलाला सबंध पापड जर न वाळला जर तुकडा वाढला तर त्याला चीड येते त्याला राग येतो इतरांना भाजी वाढून त्या पोराला कशाला असे म्हणून जर त्याला न वाढली तर तो रडू लागतो पंक्तीमध्ये आपला अपमान मुद्दाम जाणून बुजून हे सारे का करतात हे त्या अकपट मुलाला समजत नाही तुम्ही बाहेर जाताना त्याला न न्याल तर ते मूल तडफडते मला महत्व आहे मला क्षुद्र लेखू नका असे बालब्रह्म बाहू उभारून पुकारून सर्वदा सांगत असते परंतु त्या बालब्रह्माला घरी दारी सर्वत्र धिक्कारण्यात येते पायाखाली तुडविण्यात येते आणि अशा या कृतीला शिक्षण हे पवित्र नाव देण्यात येत असते खरा शिक्षक होता हुई तो मुलांना शारीरिक शिक्षा करणार नाही त्यांना दमदाटी देणार नाही त्यांच्यावर दाट होट खाऊन धावणार नाही पुस्तक फेकून मारणार नाही खरा शिक्षक मुलांना भ्याड बनवणार नाही मलिन होऊ देणार नाही खरा शिक्षक हसत खेळत शिकविल तो मुलांच्या आत्म्याचे वैभव ओळखील व त्यावर दृष्टी ठेवून सदैव वागेल बोलेल चालेल मुले म्हणजे राष्ट्राचे खरेखुरे भांडवल मुले म्हणजे उद्याचे भव्य भविष्य मुले म्हणजे देवाघरचा संदेश आणणारे प्रेषित मुले म्हणजे मोदमूर्ती आनंदाची माहेर घरे मुले म्हणजे चैतन्याचे कोम स्फूर्तीच्या कळा मुले म्हणजे सुगंधी फुले पाहणाऱ्या सुंदर कळ्या देवाला सर्वात जास्त प्रिय कोणी असेल तर ती मुले देवाच्या घरी जावयाचे असेल तर मूल होऊन जावे लागते या द्वेषमत्सराने भरलेल्या संसारात जर अमृताचा अंश कोठे असेल तर तो मुले होत मुलांजवळ राहण्याची हसण्या खेळण्याची बोलण्या चालण्याची संधी येणे म्हणजे सोन्याची संधी जो मुलांशी सहकार्य करतो तो देवाशी सहकार्य करतो जो मुलांना मारतो रडवितो तो प्रभूला मारतो व रडवितो परंतु अशा पवित्र भावनेने रंगलेले या थोर दृष्टीने बघणारे कितीसे शिक्षक आपणास आढळून येतील गद्या ए बैला ए शुंभा ए अडणीवरच्या ए मूर्खा ए टोणग्या अशा शेलक्या संबोधनानीच मुलांची पावलोपावली संभावना घरी दारी शाळेत होत असते वर्षानुवर्षे ज्या मुलांच्या कानावर वरील शिव्या शापांचा वर्षाव होत असेल ती मुले गद्दे व बैल मूर्ख टोणगी न झाली तरच आश्चर्य शिक्षकांनी बावळ्या अशी हाक मारली म्हणजे मुलांना साहजिकच गंमत वाटे मला बावळ्या म्हटलेले ऐकून कोणाला येथे वाईट वाटत असेल का माझ्याबद्दल आपलेपणा बाळगणारा या वर्गात कोणी नाही श्यामसाठी रडेल श्यामसाठी झुरेल असे कुणी आहे का येथे मी पाहत असे तिसऱ्या इयत्तेत असताना माझ्या शेजारी एक मुलगा बसे हळूहळू न कळत आम्ही दोघे एकमेकांच्या जीवनात शिरत होतो एकमेकांचा वास एकमेकांच्या श्वासोश्वासाबरोबर एकमेकांना लागत होता एकमेक एकमेकांकडे सहज पाहत असू सहज हसत असू परंतु त्या सहज पाहण्यात व सहज हसण्यात शतजन्मांची जणू ओळख होती डोळे डोळ्याला ओळखीत होते हृदयाची हृदयाला ओळख पटत होती सहज त्याच्या वहीला मी हात लावला सहज त्याने माझे पुस्तक हातात घ्यावे ते आमचे हात वहीला व पुस्तकाला लागत नव्हते ते हात एकमेकांच्या आत्म्याला लागत होते एकमेकाच्या अंतरंगाला लागत होते मी क्षणभर त्याची वही माझ्या हातात ठेवी, जणू मला तो लपून ठेवित होता जगाची दृष्टी पडू नये म्हणून तो मला लपवित होता त्या मुलाचे नाव होते रामा लहानपणापासून जे नाव मला आवडते तेच मुलाचे नाव होते मी माझ्या आईला लहानपणी म्हणत असे माझे नाव राम काग नाही ठेवलं राम काय श्याम काय एकच नाही का परंतु एक एक भावना असते हा राम दापोलीच्या छात्रालयात राहत असे या रामकडे मी ओलढा जाऊ लागलो प्रेमासाठी सहानुभूतीसाठी तहानलेला श्याम रामसाठी वेडा होऊ लागला श्यामला रामचे वेड लागले शाळा सुटली की मी रामच्याबरोबर जावायचो हातात हात घालून हसत आम्ही जावायचे रामला बोर्डिंगात पोहोचून मग मी माझ्या घरी जात असे बोर्डिंग काही वाटेवर नव्हती तेवढा वळसा रामसाठी मी घेत असे आनंदाने ओसंडलेल्या हृदयाने मी त्याच्याबरोबर जाई शतजन्माचे आपले ठेवणे सापडले असे खरोखरच मला त्यावेळेस वाटे छात्रालयातील रामच्या खोलीत मी क्षणभर बसत असे तेथे त्यावेळेस दुसरे कोणी येऊ नये असे मला वाटे दुसरे कोणी येतात जणू पावित्र्य भंग झाला समाधी भंग झाला असे मला होईल रामची खोली म्हणजे ते त्या या श्यामचे मंदिर होते देवाच्या दारात क्षणभर बसावे असा नियम आहे पूजा नियम मी पाळीत असे तेथे निर्मळ प्रेम आहे तेथे परमेश्वर आहे श्री नारदाच्या भक्तिसूत्रात सतू निरतिशय प्रेममया असे भगवंताचे वर्णन केलेले आहे एकदा रामने मला आंब्याचे साठे दिले रामला कोणीतरी ते दिले होते परंतु माझ्या रामने ते माझ्यासाठी ठेवले होते प्रेमाला प्रत्येक वस्तू महत्त्वाची वाटत असते काय देऊ काय न देऊ असे प्रेमाला होत असते रामने मला साठे दिले परंतु ते माझ्याने खाववे ना मी ते खिशात ठेविले तो साठाचा तुकडा घेऊन मी घरी गेलो तो तुकडा हातात घेऊन मी त्याकडे पाहत राहिलो त्या तुकड्यात काय होते कदाचित तो तुकडा आंबटही असेल एक दोन आंब्यांचा रसही त्यात वाळलेला नसेल परंतु वस्तूची किंमत अंतरंगावर असते त्या साठ्याच्या अंतरंगात काय होते तेथे त्रिभुवनातील सारी माधुरी श्याम अनुभवित होता अनंत जन्मीचा प्रेमरस तेथे सामावलेला होता आंब्याच्या रसाचा तो सुकलेला तुकडा परंतु श्यामच्या सुकलेल्या वाळलेल्या जीवनाला टवटवी देणारा तो अमृताचा अमृत अखंड झरा होता त्या तुकड्यात प्रेमाचा शिंदू होता अपार ओलावा होता वामनाच्या एका पावलात सारी पृथ्वी समावली त्याप्रमाणे त्या तुकड्यात अथंग प्रेम मला दिसत होते अत्तराच्या एका थेंबात लाखो फुलांचा अर्क असतो त्याप्रमाणे त्या साठ्याच्या तुकड्यात लाखो जन्मातील मंगल व मधुर स्मृतींचा सुगंध भरून राहिला होता तो सुका तुकडा माझ्याजवळ बोलत होता मी त्याच्याजवळ बोलत होतो घडी घडी तो तुकडा मी हृदयाशी धरत होतो माझ्या डोळ्यातील पाणी त्याच्यावर पडले त्या तुकड्यावर मी प्रेमाश्रूंचा वर्षाव केला तो त्या तुकड्यावर वर्षाव नसून मला मिळालेल्या रामाच्या मूर्तीवर अभिषेक होता शेवटी तो तुकडा मी माझ्या पोटातच ठेवला मी म्हटले हे माझ्या रामचे हृदय मला पोटातच ठेवू दे म्हणजे ते कोणालाही दिसणार नाही माझा व रामचा नंबर बहुधा जवळजवळ असे आम्ही लांब जाऊ तरी कसे देवालाही आम्हाला दूर करताना वाईट वाटले असते कधी रामवर असे तर कधी श्यामवर असे कधी रामच्या डोक्यावर श्याम तर कधी श्यामच्या डोक्यावर राम आम्ही एकमेकास डोक्यावर घेऊन जणू नाचत होतो रामची वही हातात घेऊन तिच्यावर मी चित्रे काढीत असे मी काही चित्रकार नव्हतो राम होता चित्रकार मला काही लिहावेसे वाटे परंतु काय बोलावे काय लिहावे ते समजत नसे रामच्या वहीत मी चिमणीचे चित्र काढीत असे चिवचिव करणारी चिमुकली चिमणी मला फार आवडत असे चिमणी हे नाव मला आवडेल मला अजूनही चिमण्यांकडे बघत राहावेसे वाटते चिमण्यांकडे कधी कधी घटका गटका मी पाहत राहिलो आहे आत्यांकडे असताना चिमण्यांना दाणे फेकून त्यांची मौज पाहत असे व स्वतःचे अश्रू पुसित असे मी माझ्या एका कवितेत चिमणी येऊन नाचून बागडून काय म्हणे मला चिवचिव चिव करीन चिंता हरीन हसरे माझ्या मुला हस रे माझ्या मुला असे चरण घातले आहे ते चरण उगीच गंमत म्हणून घातलेले नाही त्या चरणात आत्याकडचे माझे सारे जीवन मी ओतलेले आहे अशी ही माझ्या जीवनात येऊन गेलेली चिमणी माझ्या जीवनात संगीत व आनंद आणणारी ही चिमणी तिचे चित्र मी रामच्याच वहीत काढीत असे शिक्षक तिकडे शिकवित असत परंतु मी माझ्या हृदयातील चिमणी येथे चितारीत असे मी साध्या चिमणीचे चित्र काढीत नसे तर पिलांसाठी चोची चारा घेऊन जाणारी मायाळू चिमणी काढीत असे माझ्या चिमणीत अपारार्थ असे असे मला वाटते माझ्या आईचे प्रेम का त्या या चित्रात मी दाखवित असे माझी आई का त्यावेळेस न कळत माझ्या हृदयात येऊन बसत असे घास तोंडात घालताना माझी आठवण काढणारी माझी आई ती का त्यावेळेस मी स्मरत असे का माझ्या शतजन्मावधी भुकेलेल्या जीवाला प्रेमाचा घास घेऊन येणारा हा जो रामरूप पक्षी त्याचे दर्शन त्या चिमणीत मी घेत असे त्या चित्रातील भाव कोणताही असो रामला व मला दोघांनाही चिमणीचे वेड लागले होते एवढे खरे एकदा श्याम जर बोलला नाहीस रुसलेला त्रासलेला दिसला तर राम त्याला म्हणायचा पिलांना घास घेऊन जाणारी चिमणी काढ माझ्या वहीत काढ ना ही गे वही काढ ना रामचे ते शब्द ऐकताच श्यामका नाही म्हणेल मी लगेच त्या वहीत चिमणीची तारा वायाचा रामच्या वहीत जिकडे तिकडे चिमण्या चिमण्या झाल्या होत्या आमच्या प्रेमाला पंख फुटून जणू तिकडे जिकडे तिकडे नाचत होते एके दिवशी माझे वडील मला म्हणाले श्याम तुझ्या वर्ग शिक्षकांच्या घरी प्रत्येही सकाळी तू शिकावयात जात जा ते तुला विनामूल्य शिकवणार आहेत मी त्यांना भेटलो होतो मला ते ऐकून वाईट वाटले बावळ्या बावळ्या म्हणून मला चिडवणाऱ्या त्या शिक्षकांकडे जाण्यास मी सिद्ध नव्हतो मी वडिलांना म्हणालो भाऊ शिकण्यास्तव जाण्याची काही आवश्यकता नाही मी काही ढ नाही माझा नंबरही वर आहे वडील म्हणाले अरे अधिकस्य अधिक फलम ते शिकविण्यास तयार आहेत तर का न जा तुझे तर हितच आहे श्याम अपाय तर नाही ना होणार अरे विद्येसाठी कधीही लाजू नये माझे ऐक जात जा शेवटी मोठ्या दुःखाने त्या शिक्षकांच्या घरी मी जाऊ लागलो तेथे दुसरी एक एक दोन मुले माझ्याच वर्गातील शिकावयास येत त्यांनी शिकवणी लावली होती त्यांना वाटले की मीही शिकवणी लावली आहे त्यांनी शाळेत येऊन सांगितले की श्याम शिकावयास येतो श्यामने शिकवणी धरली वर्गात मुले वाच्यता करू लागली मला ती गोष्ट रुचली नाही जो मंद बुद्धीचा असतो तो शिकवणी लावतो शिकवणी लावणे म्हणजे स्वतःचे आलस्य व स्वतःचे मंदमतित्व जगप्रसिद्ध करणे होय मी खट्टू झालो खिन्न झालो माझ्या बुद्धीचा अपमान मला कसा सहन होईल माझे तोंड रडवेले झाले श्याम तुला शिकवणी आहे असे कोणी विचारताच मी माझी मान खाली घालीत असे एके दिवशी रामने माझ्या वहीत पुढील प्रश्न विचारला तुला शिकवणी आहे होय ना मी त्या प्रश्नाला हो नाही काही उत्तर लिहून दाखविले नाही रामने पुन्हा पुन्हा तो प्रश्न माझ्या वहीत लिहिला पेन्सिलीने मला टोचून टोचून बेजार केले शेवटी मी रागाने म्हटले नाही नाही मला शिकवणे राम म्हणाला मग सारी मुले म्हणतात ते काय खोटे मी म्हटले माझ्या वडिलांनी पुन्हा पुन्हा मला निक्षून सांगितले की शिक्षकांच्या घरी जात जा म्हणून अक्तिक होऊन मी जातो ती मला मोफत शिकवतात वडिलांचा व त्यांचा घरोबा आहे माझा स्वाभिमान मला जाऊ नको असे सांगत आहे परंतु वडिलांची आज्ञा कशी मोडू माझ्या उत्तराने राम शांत झाला परंतु मी चिडलो होतो त्याचे रामला वाईट वाटले प्रेमाच्या प्रांतात मोहरीचे मेरू होतात पराचे कावळे होतात उगीच काहीतरी खट्ट होते व वादळे जमतात राम आपणात मुद्दाम चिडवीत होता असे मला वाटले आपणास इतके दिवस झाले तरी श्यामने ही गोष्ट का सांगितली नाही असे रामला वाटले आपला कमीपणा आपल्या मित्रांना सांगाव्यास मला धीर झाला नाही परंतु मित्राजवळ सारे नाही सांगायचे तर कोणाजवळ प्रेमाला ना भय ना शंका ना भीड ना संकोच खरे प्रेम सूर्यप्रकाशा इतके सर्वत्र अनिरुद्ध संचार करते त्यावेळेपासून आम्हा दोघा मित्रात काही दिवस अबोला उत्पन्न झाला राम आपणाला कमी लेखतो तुच्छ लेखतो असे मला वाटले तशी मला शंका आली रामला पाहताच मला खुदकन हसू येईनासे झाले परंतु तरीही त्याच्याकडे चोरून मी पाहत असे तो गेला म्हणजे त्याच्या पाठीकडे बघत असे परंतु हळूहळू संबंध दुरावतच चालले एकदा संकोच उत्पन्न झाला म्हणजे तो वाढतच जातो तो संकोच वेळीच दूर केला तर बरे नाहीतर तो पुढे दुर्लभ्य होतो मी काही फारसा बुद्धिमान नव्हतो मी फार अभ्यास कधी केला नाही काही विषय माझे जन्मतात जणू चांगले होते साहित्यातला जणू मी मासा होतो भावना वाढलेल्या असल्यामुळे काव्य मला पटकन कळेल गद्यातील विचारही माझ्या ध्यानात येत परंतु गणित विषय माझा फारसा चांगला नव्हता मी त्या विषयाकडे कधी लक्षच दिले नाही नवनीत व बीजगणित दोन्ही पुस्तके मी बरोबर विकत घेतली परंतु नवनीत तीन महिन्यात जीर्ण झाले परंतु बीजगणित कोरे करकरीत ते करकरीत ज्याचे गणित चांगले तो बुद्धिमान समजला जातो जगातील सारे तत्वज्ञ गणिती होते सारे गणिती तत्वज्ञ होते माझा राम अत्यंत बुद्धिमान होता गणित म्हणजे त्याच्या हाताचा मळ रामची इतरही विषय चांगले होते श्याम गणितातील उणीवा इतर विषयातील मार्कांनी भरून काढी परंतु किती झाले तरी राम तो राम व श्याम तो श्याम ह्या दरिद्री श्यामला बौद्धिक व कलात्मक गोष्टीत रामची बरोबरी शतजन्मातही करता आली नसती राम बुद्धिमान असून कलावान होता हृदय व डोके दोन्ही गोष्टींचा त्याच्या ठाई विकास होत होता रामची सर्वांगीण वाढ होती राम जन्मजात कलावान होता एखादा सूर ऐकला एखादी तान ऐकली की राम वेडा होई श्याम पूर्वजन्मी मोर होता तर हा हरिण होता की काय न कळे लहानपणीच राम बासरी वाजवावयास शिकला तो उत्कृष्ट चित्र काढावयास शिकला चित्रकलेच्या साऱ्या परीक्षा त्याने दिल्या राम उत्कृष्ट अभिनय करणारा होता कोणतीही भूमिका असो तो ती उभेहूब वठली राम पोहण्याच्या कलेतही पारंगत होता तासन तास तो तळ्यात उताणा पोहत राही रामला सारे काही येईल कोणतीही गोष्ट मनात येण्याचा अवकाश की प्रयत्न करून राम ती हस्तगत करून घेई रामजवळ बुद्धी व हृदय होतेच परंतु दृढ निश्चय प्रयत्न यांचीही दुर्लभ जोड त्याच्याजवळ होती प्रत्येक कला प्रत्येक गोष्ट आपणास आली पाहिजे असे रामला वाटे आणि पुन्हा सर्व गोष्टीत श्रेष्ठ प्रकारचे प्रावीण्य मिळवीन अशी त्याची सदा आकांक्षा असे एक प्रकारे राम महत्वाकांक्षी होता परंतु ती महत्वाकांक्षा सदोष नव्हती महत्वाकांक्षा पुरी करून घेण्याची पात्रता त्याच्या अंगी होती त्याच्या अंगात सामर्थ्य होते स्वतःच्या सर्व बाजूंनी विकास व्हावा असे त्याला वाटे सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण असा गुणमयी राम आपणास तुच्छ लेखित असेल अशी शंका माझ्या मनात आली शिकवणी धरणाऱ्या श्यामचा तेजस्वी व बुद्धिमान राम कसा मित्र होऊ शकेल आपण रामचे सांगाती होण्यास जीवाचे जीवलग होण्यास योग्य नाही असे मलाच वाटे मला असे वाटे खरे परंतु मनाची ओढ काही विलक्षण होती मी रामशी प्रत्यक्ष बोलेनासा झालो परंतु घरी दारी मी त्याच्याशीच बोलत असे त्यालाच बघत असे मी बाह्यता रामपासून दूर जाऊ लागलो परंतु अंतरंगात त्याला अधिक जवळ घेऊन बसलो मी व राम एकमेकाशी बोलत नाही याचे इतर मुलांना आश्चर्य वाटू लागले नेहमी बरोबर असणारे बरोबर हिंडणारे श्याम व राम दूर दूर का जाऊ लागले मुलांचा तर्क चालेना कोणी म्हणत अति तेथे माती हेच खरे मी रामच्या शेजारी जात नसे त्याच्या वाऱ्यासही उभा राहत नसे आता कोठले चिमणीचे चित्र कोठले साठ कोठले प्रेमळ वार्तालाप कुठले शाळा सुटल्यानंतर हातात हात घेऊन बरोबर जाणे सारे संपले लोपले मला त्यामुळे अपार दुःख होईल मी घरी रामची आठवण येऊन रडत असे याची माझी का भेट झाली असे वाटे देवाने आमची गाठ घालून असा दावा का साधावा असे मी मनात म्हणे वर्गात राम रेमकाश रेशीमकाठी धोतर नेसून येऊ लागला मी त्याच्या त्या धोत्राकडे मत्सराने बघत असे राम बुद्धिमान आहे कलावान आहे आणि श्रीमंतही आहे असा हा सर्व संपन्न राम माझ्यासारख्या करंट्यास कुठून मिळणार असे मला मनात येऊन अपार दुःख होत असे या सुमारास माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती मी एका शनिवार रविवारी घरी गेलो अक्काजवळ एक रेशीम काठी धोतर होते ते धोतर जुनेच होते मलिन होते परंतु ते धोतर आपण घेऊन जावे असे मला वाटले मी एके दिवशी अक्कास म्हटले अक्का मी एक वस्तू तुझ्याजवळ मागणार आहे देशील का तू अक्का म्हणाली मला देता येण्यासारखी असेल तर देईन न द्यायला रे काय झाले श्याम मी म्हटले तुझ्याजवळ एक रेशीम काठी धोतर आहे ते मला देशील अक्का म्हणाली श्याम ते धोतर मळलेले आहे ते काही फार दिवस टिकणार नाही तुला कशाला पाहिजे अंथरुणावर का घालावायला हवे अंथरुणावर घालण्यासाठी माझी चादर घे ना मी म्हटले अक्का तुझे ते मळके धोतरच मला पाहिजे आहेस देतेस का तुझ्या श्यामला अक्का म्हणाली घे हो मी पुन्हा म्हटले अक्का ही आईला सांगू नकोस हो कोणाजवळही बोलू नकोस ते एक काठी धोतर घेऊन मी दापोलीस आत्यांकडे आलो रिठ्ठे घालून ते धोतर चुपकून धुतले घाव घालून नाही फाटावायचे एकदा धोतर शुभ्र स्वच्छ झाले ते धोतर नेसून मी शाळेत गेलो राम रेशीमकाठी धोतर नेसतो मग श्यामने नको का नेसावायला मी तुझ्याप्रमाणे काठी धोतर नेसलो आहे तुझा मित्र होण्यास मी लायक आहे तुझ्याप्रमाणे मी वागत आहे तुझे अनुकरण मी करीत आहे असे मुखेपणाने मी रामला कळवित होतो माझ्या त्या रेशीम काठी धोत्राच्या मागे मनातील किती भावनांचा इतिहास होता हे कोणाला माहीत बुद्धिमान रामच्या डोक्यात ते आले नसेल वेडा मी खरोखरच वेडा होतो राम का माझ्या रेशीम काठी धोत्रावर बोलणार होता अशा बाह्य भपक्यावर का बोलणारा राम होता मग तो पै किमतीचा राम झाला म्हणायचे मी माझ्या रामची अशा गोष्टींनी अवहेलनाच करीत होतो दोन उसनी पिसे लावून डोम कावळा का मोर होईल त्याप्रमाणे रेशीम काठी धोतर रामप्रमाणे नेसल्याने का रामची योग्यता मला येणार होती खराच मी बावळा होतो शाळेतून सायंकाळी घरी आल्यावर ते धोतर मी धुवून ठेवीत असे व पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच नेसत असे रामला चित्रकला येई म्हणून मीही चित्रकलेचा अभ्यास करू लागलो एक परीक्षा मी दिली मी उत्तीर्ण झालो परंतु पुढील परीक्षेस मी बसलो नाही राम शेवटच्या परीक्षेस बसला श्याम रडत मागे राहिला आपणास यश येणार नाही असेच मला वाटे गरुड भरारी मारतो म्हणून का चिमणीने आकाशात अंत पहायची हाव धरावी बेडकी किती फुगली तरी बैलाची सर तिला कशी येणार आपल्या मित्राप्रमाणे अंतर्बाह्य आपण व्हावे असे मला वाटे रामप्रमाणे दिसावे रामप्रमाणे हसावे रामप्रमाणे बसावे उठावे रामप्रमाणे नेसावे रामला आवडते ते स्वतःलाही आले पाहिजे असे मला वाटे म्हणजे राम आपल्यावर प्रेम करील आपल्यापासून दूर जाणार नाही आपणास तुच्छ लेखित असेल तर तुच्छ लेखणार नाही असे मला वाटले रामप्रमाणे होण्याचा मी प्रयत्न करीत होतो परंतु यश कसे येणार राम पुढे छात्रालय सोडून जवळच्या जालगावच्या जालगाव नावाच्या गावी राहावयास गेला पुण्याहून त्याची आई सर्व भावंडासह येथे राहावयास आली रामचे वडील वारले होते मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आईवर होती एके ठिकाणी बिराड करून सर्वांनी राहावे असे तिने ठरवले छात्रालयातील दोन्ही मुले तिने काढून घेतली जालगाव येथे भाड्याने घर घेऊन ती मंडळी राहू लागली रामच्या बिराडी जावे व रामची आई बघावी असे कितीदा तरी माझ्या मनात येईल परंतु राम व मी तर बोलत नव्हतो राम आपल्या नवीन घरी मला बोलविल आपल्या सर्व भावंडांची ओळख करून देईल असे मला वाटत होते मी वाट पाहत होतो राम आज बोलवील उद्या बोलवील अशी मी आशा करीत असतो परंतु अभिमानी राम बोलविना राम हा फार स्वाभिमानी होता तो ज्ञानधन तसाच मानधनही होता श्याम फक्त एकच धन ओळखी ते म्हणजे धन, राम बुद्धिमान होता परंतु श्यामच्या भावना समजण्याइतकी बुद्धी रामजवळ नव्हती तो गणिते भराभर सोडवी परंतु हृदयाच्या गुंतागुंती त्याला सोडविता येत नसत कारण त्या त्याला कळतच नसत त्या दिवशी आत्याने मला खूप पाणी ओढावयास लावले मी संतापाने पाणी उडीतच राहिलो पुरे म्हणेपर्यंत आज पाणी मिरच्यांना घालायचेच असे मी ठरविले दुरूने पाणी उडून उडून हाताला चरे पडले हातात दोरी धरवेना पुरे हो आता पाणी असे शब्दही माझ्या कानावर पडले पाच तोफांचे आवाज ऐकून मी आता सुखाने मरतो असे थोर वीर बाजी म्हणाला माझी प्रतिज्ञा पुरी झाली असे मी मनात म्हटले मी त्या दिवशी अगदी दमून गेलो होतो हात रक्तोत्पलाप्रमाणे लाल झाले होते करकोचे पडले होते परंतु मी माझे दुःख कोणाला दाखवू कोणाला सांगू माझा हा श्रमक्लिष्ट हात कोणाला दाखवू हा हात आपल्या हातात घेऊन कोण पाहिल कोण कळवळेल कोण रडेल मी माझा हात आज रामला दाखवीन मग माझा राम माझा हात कुरवाळील माझा हात बघून तो कळवळेल माझ्या दुःखाने तो दुःखी होईल मनात असे म्हणत मी शाळेत गेलो परंतु शाळेत गेल्यावर रामजवळ म्हणून जावे तर राम दूर पळे त्याला जाऊन पकडावे असे मनात आले परंतु माझ्या हातांना इसडा देऊन स्वाभिमानी राम निघून जाईल व श्यामची मात्र जगात फजिती होईल असे वाटे प्रेमासाठी तडफडणारा श्याम एकटाच दुःखी कष्टी होऊन एका दूरच्या झाला झाडाखाली जाऊन बसला व मोत्यासारखी टिपे गाळू लागला एके दिवशी मी वर्गात विचित्र खोडी केली घंटा होण्याला अवकाश होता दोन मुलांच्या पुस्तकांच्या पिशव्यांना मी एके ठिकाणी चांगली निर्गाट देऊन ठेवली पहिली घंटा झाली मुले वर्गात येऊ लागली त्यावेळेस पहिल्या तासाला राधारमण कवी येत असत कोणी शिक्षकांच्या गैरहाजरीत ते येत असत स्वतःची काव्ये संस्कृत स्रोते ते शिकवीत ज्यांच्या पिशव्या एकत्र बांधल्या होत्या ती मुले पिशव्यांची ओढाताण करू लागली जसजशी ओढाताण होई तसतशा गाठी अधिकच पक्क्या होत मी त्यांना म्हटले आता दुसरी घंटा होईल तोडा लवकर कोणाच्या तरी पिशव्यांची नाडी परंतु आपली नाडी तोडून घेण्यास कोणीही तयार होईना ती पहा दुसरी घंटा झाली वर्गात शिक्षक येण्याची वेळ झाली आमच्या वर्गात ओढाओढ चालली आहे व सारी मुले हसत आहेत राधारमण आले त्या मुलांनाही भान नव्हते तो तमाशा पाहून राधारमण संतापले ती दोन्ही मुले बाजूला झाली राधारमण क्रोधाने थरथरत होते काय आहे प्रकरण त्यांनी विचारले आमच्या पिशव्या कुणीतरी बांधून ठेवल्या आहेत व त्या सुटत नाहीत एक जण म्हणाला संतापाने राधारमणांनी विचारले कोणाचे आहे हे काम ज्याने केले त्याने उभे राहावे कोणी बोले ना कोणी उभा राहीना आमच्या वर्गात एकी होती माझे नाव कोणी सांगणार नाही अशी माझी खात्री होती मी उभा राहिलो नाही मला धैर्य झाले नाही मी माराला भीत होतो अशातला प्रश्न नाही मी का उभा राहिलो नाही हे मला समजत नाही उभा राहिलो नाही खरा त्या दोन मुलांचाही मला थोडा राग आला होता त्यांनी चाकूने पटकन कोणाची तरी नाडी तोडावायची होती कोणीतरी एकाने उदार होऊन स्वतःच्या थैलीचे थोडे नुकसान करून घ्यायचे वर्गात अशी फजिती शिक्षकांसमोर त्यांनी करावयास नको होती असे मला वाटले मी काही उभा राहिलो नाही दुसऱ्याने कोणी जर ते केलेच नव्हते तर उभा कोण राहणार शिक्षक म्हणाले मी पहिल्या नंबरापासून तो शेवटच्या नंबरापर्यंत पाच पाच छड्या मारतो काढा छडी वर्गनायकाने छडी काढली शिक्षकांनी ती छडी हातात घेऊन खुर्ची सोडली प्रत्येकाला ते मारीत सुटले माझ्या तासाला सुद्धा हा चावटपणा इतर शिक्षकांच्या वेळेला करतातच परंतु माझ्याही तासाला कराल असे मला वाटले नव्हते कोणाचीच कदर तुम्हाला राहिली नाही वगैरे शब्द मारता मारता उच्चारित होते त्यांचा अहंकार दुखावला गेला होता आपणालाही मुले मानित नाहीत असे त्यांना वाटले इतर शिक्षकाप्रमाणेच आपणही झालो आपले महोच्च स्थान खाली आले इतर शिक्षकातच आपली गण गणना इतर शिक्षकांनी इतकाच आपल्याबद्दलही आदर व पूज्यबुद्धी आपल्यासही कोणी धूप घालीत नाही आपला शब्द व रुबाब याचा फारसा मान नाही सर्व गोष्टींचे त्या शिक्षकास वैषम्य वाटले स्वतःचा वृद्धिंगत झालेला अहम दुखावला गेला कोणाला पाहावेल माझ्या अपराधासाठी इतर मुले मार खात होती त्या दोन मुलांच्या कृपणतेमुळे त्यागहीन वृत्तीमुळे मार बसत होता मी छड्या खाल्ल्या दहाव्या नंबरपर्यंत छड्या मारीत गेले दहावा नंबर छडी खाता खाता सहज म्हणाला घंटेच्या आधी तो दुसरीतील का तिसरीतील केळकर आमच्या वर्गात आला होता त्याबरोबर एकदम राधारमण म्हणाले बस त्याचेच हे काम बोलवा त्या हरामखोराला वर्गनायक गेला व तो केळकरास घेऊन आला तो केळकर लहानपणचा माझा मित्र होता पालगड गावात आम्ही लहानपणी एकत्र धिंगामस्ती केलेली होती कवींनी त्याला दरडवून विचारताच तो एकदम म्हणाला मी नाही गाठ मारली मी नुसता उभा होतो श्यामने गाठ मारली मी नुसता हसत होतो व घंटा होताच निघून गेलो वर्गावर वज्र पडावे तसे झाले श्यामची मान मेल्याप्रमाणे खाली झाली त्याचा मुखचंद्र एकदम काळवंडला प्रेतकळा तोंडावर आली आता काय होणार याची सर्वांना भीती वाटू लागली तो नरसिंह अवतार श्यामला चाऊका खाऊ करीत होता राधानमन खवळले व गरजले केळकर निघून गेला मला टेबलाजवळ बोलविण्यात आले टेबलाजवळ मी अपराध्याप्रमाणे उभा राहिलो आरामखोर मोठा साळसूतपणाचा आणतो नाही साऱ्या वर्गाला स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मार खायला लावलेस बेशरम निलाजरा कुठला वगैरे शब्दवृष्टी माझ्यावर होत होती वर्गनायकाला त्यांनी दोन चार निगडीच्या काठ्या आणावयास आज्ञा केली काठ्या आल्या राधारमणांनी दोन काठ्या हातात घेतल्या व मला हात पुढे कार अशी आज्ञा केली श्यामचा हात यंत्राप्रमाणे पुढे झाला श्यामने आपला हात ताट व सरळ ठेवला होता एक क्षणभरही तो हात कापला नाही मागे पुढे झाला नाही श्यामचा तो कष्टाळू मायाळू हात आत्याच्या घरी पाणी काढून काढून थकणारा हात आत्याच्या घरच्या गाईला प्रेमाने गोंधळणारा तो हात झाडांची कोवळी पाने कुळवळणारा हात झाडा फुलांची सारी फुले न तोडणारा हात महारणीचे गोयले त्यांच्या डोक्यावर देणारा भेदातीत प्रेम दाखविणारा तो हात चिमण्यांना अंगात अंगणात दाणे टाकणारा तो हात रामरक्षा गंगा लहरी प्रेमाने लिहून घेणारा तो रसिक व भक्तिमय हात घरी आईचे पवित्र पाय चेपणारा व तिला दळताना मदत करणारा तो हात मित्राने दिलेला साठाचा तुकडा कुरवाळीत असणारा तो हात अशा त्या हातावर सारख्या छड्या बसत होत्या मुलांनी दुःखाने खाली माना घातल्या काहींचे डोळे जरा ओलेही झाले माझ्यावर मुलांचे थोडेफार प्रेम होते मी काही वाईट मुलगा नव्हतो माझा कोणी वैरी प्रतिस्पर्धी नव्हता पहिल्या छड्या मोडल्या दुसऱ्या ताज्या दमाच्या घेण्यात आल्या आता तो हात पुढे कार एकाच हाताला का शिक्षा मी माझा डावा हाती पुढे केला तितक्या शांतपणे पुढे केला माझ्या डोळ्यात एकही असुरू आला नाही माझ्या वर्गाची कीर्ती मी वाढविली मार खावा तर तोही याच वर्गाने अशी कीर्ती पुढे आमच्या वर्गाची पसरली एक क्षणभरी माझा हात वाकला नाही कचरला नाही झणझणीत छडी होती परंतु हात आघादासाठी सिद्धच असे त्या कठोर आघादाखाली हात लव मात्र लवला नाही दुसऱ्या हात छड्याही झडल्या शिक्षक मला म्हणाले उभा राहा भिंतीजवळ मी उभा राहिलो मी रडलो नाही आई म्हटले नाही गयावया केले नाही माझा अभिमान धुळीला चिरळला गेला नाही हे त्या शिक्षकास सहन झाले नाही मी एवढे मारतो परंतु हा पुरे म्हणत नाही पुन्हा नाही करणार नका मारू आता असे काही बोलत नाही याची त्यांना चीड आली मी मोडेन पण वाकणार नाही अशी माझी वृत्ती पाहून ते मनात दात होट खाऊ लागले तेवढी शिक्षा करून त्यांचे समाधान झाले नाही त्यांच्या मनात अद्याप सूड होता ह्या बेरळ श्यामला पुरेपूर नमवायचा असा जणू त्यांनी निश्चय केला होता ते मुलांना म्हणाले याला आणखी कोणती शिक्षा करू शाळा सुटेपर्यंत शाळेच्या दरवाजा टेबलावर याला उभा करा प्रत्येक वर्गात याला हिणून याची धिंड या का मुलांनी चिठ्ठ्या लिहिल्या त्या सर्व चिठ्ठ्या टेबलावर आल्या माझी मान खाली होती पुरीप्रमाणे फुगलेल्या माझ्या हातांकडे मी पाहत नव्हतो माझे डोळे जमिनीकडे होते शिक्षक चिठ्ठ्या वाचू लागले त्या चिठ्ठ्यातून काय होते त्या बाल न्यायाधीशांनी कोणता निर्णय दिला होता शिक्षेचे कोणते अभिनव प्रकार त्यांनी त्यांच्या प्रतिभेने सुचवले होते मी चिठ्ठ्या ऐकत होतो श्यामला क्षमा असे सर्वांनी लिहिले होते मी आता वर मुलांकडे पाहिले माझे डोळे कृतज्ञतेने चमकले माझ्यासाठी मुलांना उगच मार खावा लागला माझ्यावर रागवण्याचा त्यांना अधिकार होता परंतु माझ्यावर न रागवता माझा सूड न उगवता त्या सर्वांनी याला क्षमा करा असे लिहिले मुलांनी तर मनात केव्हाच मला क्षमा केली होती परंतु शिक्षकाला क्षमेचा धडा ते बालदेव शिकवित होते ती मुले गुरुणा गुरुहा झाली होती मी मुलांकडे पाहिले व माझ्या डोळ्यातून घळघळ असूर धारा वाहू लागल्या दुःख अपमान लज्जा त्यासाठी साठविलेले असू आतापर्यंत बाहेर आले नव्हते सहानुभूती शून्य वातावरणात अश्रू ढवळून असूचा का अपमान करा शिक्षक दोन दोन छड्यांनी मारित असता मी रडलो नाही माझे दोन्ही हात कळवळत असता माझे डोळे ओले झाले नाहीत माझ्या डोळ्यातून शिक्षकाच्या छड्यांनी पाणी बाहेर काढले नाही त्या छड्यात ती शक्ती नव्हती श्यामचं हृदय पालट शिक्षकांची कठोर शिक्षा करू शकली नाही ती शिक्षा निरुपयोगी होती परंतु शिक्षकाच्या चार चार छड्या जे करू शकल्या नाहीत ते मुलांच्या एका शब्दाने केले मुलांनी केलेल्या क्षमेने अहंकारी व स्वाभिमानी श्याम पाझरला शिक्षक माझा अहंकार चिरडू शकले नाही परंतु मुलांसमोर माझे सारे अहम पर्वत धुळीत पडले मी तेथे मुख्याने असू ढाळीत उभा राहिलो जा जागेवर जाऊन बास मला सांगण्यात आले मुलांनी प्रेमाने मला जागा दिली मी जागेवर जाऊन बसलो परंतु असू मला आवडता येत नव्हते मला असू पुसावयास मतजवळ रुमालही नव्हता माझ्या सुजलेल्या हातांनी मला असू पुसवतही नव्हते मी माझ्या नेसूच्या पंचानेच माझे आसरू बावळटाप्रमाणे गावंढाळाप्रमाणे पुषित होतो शेजारच्या मुलाने आपला स्वच्छ रुमाल हळूच मला दिला व तो म्हणाला श्याम याने नीट डोळे पुस घे मला सहानुभूती दाखवण्यासाठी मुलांच्या मनात अपार इच्छा होती मी सहानु ती सहानुभूती कशी प्रकट करावी हे त्यांना समजेना माझे हात पाहण्यासाठी ती अधीर होत होती दोन गोड शब्द बोलण्यासाठी त्यांचे ओट उतावीळ झाले होते त्यांची हृदय अभ्यासात नव्हती माझ्या भोवती त्यांची हृदय त्यांचे डोळे घुटमळत होते परंतु शिक्षक तशा वारणा वातावरणात अभ्यास घेऊ लागले शिस्त प्राणहीन व भावहीन असते शिस्त म्हणजे निर्जीव यंत्र शिस्त स्वतः निर्जीव असते व शिस्त पाळणाऱ्यालाही ती निर्जीवच करते सर्वत्र विवेक हवा मला मार मिळत असता राम वर्गात नव्हता त्या दिवशी तो उशिरा शाळेत आला तो कठोर देखावा रामला पाहावा लागला नाही शाळेत आल्यावर अर्थातच त्याला सारा वृत्तांत कळला मी स्तब्ध बसलो होतो कोणाशी बोलत नव्हतो शेवटी एकदाची मधली सुटी झाली वर्गातील सारी मुले येऊन माझा हात पाहून गेली श्याम शाबास तुझी तू हू का चू केले नाहीस अशी शाबासकी कोणी देत होती कोणी माझा हात आपल्या हातात घेत तो कुरवाळीत व दुःखी कष्टी होऊन निघून जात अनेक मुले आली इतर वर्गातील मुलेही सहानुभूती दाखवून गेली परंतु मी एकाची वाट पाहत होतो श्याम रामची वाट पाहत होता रामच्या तोंडातील सहानुभूतीच्या एका शब्दाने मी माझे अनंत दुःख विसरून गेलो असतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा एक दृष्टिक्षेप त्याचा एक शब्द त्याचा एक स्पर्श याच्यात जगातील सारी मलमे येऊन जातात सारी व्रणविरोपणे येऊन जातात राम येतो का मी पाहत होतो मी एका झाडाखाली जाऊन बसलो छाया देणाऱ्या त्या शीतल वृक्षाखाली जाऊन बसलो माझे डोळे रामच्या येण्याची वाट पाहत होते येतो का तो दुरुन, बघा तरी येतो का तो दुरुन. येतो का मम जीवन राणा येतो का मम अंतर राणा हृदय येई गहीवरुन बघा तरी येतो का तो दुर्न केवळ त्याच्यासाठी जगलो केवळ त्याच्यासाठी उरलो प्राणकंठी हे धरुण बघा तरी येतो का तो दुरून रडुनी रडुनी त्याच्यासाठी वाट बघूनी त्याच्यासाठी डोळे गेले सुजून बघा तरी येतो का तो दुरून येताची मम जीवन राणा ओवाळुनिया पंच प्राणा टाकीन त्याचे वरून बघा तरी येतो का तो दुरून बघा तरी बघा तरी बघा तरी राम कोठून येतो का दुरून दिसतो का मी पाहत होतो परंतु मधली सुटी संपली राम येत नाही असे त्या घणघण घंटेने माझ्या कानात सांगितले मोठ्या दुःखाने मी उठलो शिक्षकांच्या त्या मारण्याने मला दुःख झाले नाही इतके रामच्या न येण्याने झाले तो सर्वात मोठा प्रहार होता निर्दय आघात होता माझ्या हृदयातील भूक त्याला समजत नव्हती का हृदयाची भाषा हृदयाला समजत नव्हती का परंतु श्यामजवळ आपण आधी जाऊन कसे बोलावे याचे कोडे रामला पडले होते इतक्या दिवसांचा आमचा आबोला परंतु तो आधी कोणी मोडावा आधी कोणी सोडावा परंतु जेथे अभिमान आहे तेथे प्रेमाला कुठून वाव मिळणार काही गोष्टी इलाज म्हणून कर्तव्य म्हणून मनुष्य करतो परंतु फारच थोड्या गोष्टी प्रेमाने केलेल्या असतात प्रेम म्हणजे निरहंकारता प्रेम म्हणजे प्रिय वस्तूत बुडून जाणे प्रेमाला स्वतःला शून्य करणे आवडते प्रेम म्हणजे स्वतःचे मरण स्वतःचे विस्मरण मी तरी रामजवळ आपण होऊन का गेलो नाही मी एकदम त्याच्याजवळ जाऊन पोटभर का रडलो नाही आपला तिरस्कार होईल असे मला वाटे रामच्याजवळ जाताच तो उठून जाई असे मला वाटे परंतु प्रेमाला तिरस्काराची तरी पर्वा कशाला माझ्याही प्रेमात कमतरता होती माझाही अह जागृत होता रामजवळ किती दिवस आबोला धरणार मी प्रेमाचा यात्रेकरू होतो प्रेमशोधक प्रेम संपादक होतो रामच्या घरी जावे असे माझ्या मनात येऊ लागले एके रविवारी दुपारी मी खरेच रामच्या घरी जावयास निघालो बाहेर ऊन होते पाय चटचट भाजत होते मी अनवाणी होतो रामचा विचार करीत चाललो होतो जसजसे घर जवळजवळ येऊ लागले तसतसे माझे मन कचरू लागले मी क्षणात मागे वळे परंतु पुन्हा जाण्याचे मनात येईल मी वेडगळासारखा पुढे मागे करीत होतो शेवटी सद्गदित वृत्तीने मी रामच्या घरापाशी तर आलो मी पायऱ्या चढलो उसरीवर गेलो त्या घरातील कोणाशीही माझी ओळख नव्हती मी ओसरीवर घुटमळत उभा राहिलो घरात कसे जावायचे इतक्यात कोणीतरी बाहेर येऊन विचारले कोण पाहिजे राम एवढे मी उत्तर दिले राम घरी नाही काही काम आहे का काम काही नाही मी येथेच थोडा वेळ बसतो तो लवकर येणार नाही पाहू का त्याला कुठे गेला आहे तो नको मी म्हटले मी तेथेच उसरीच्या टोकाला पाय खाली सोडून बसलो होतो समोरच्या उंच उंच आंबा आंब्याच्या झाडाकडे त्याच्या टिटाळ्यांकडे पाहत होतो घरातील रामची लहान भावंडे दारातून डोकावून जात होती व घरात कुजबूज करीत शेवटी एक जण दिताईने पुढे आला तुमचे नाव काय त्याने विचारले श्याम मी म्हटले कवी श्याम त्याने विचारले हो मी म्हटले तुम्ही रामला कवितात पत्र लिहितात तेच ना तुम्ही हो ती व्यक्ती पुन्हा अंतर्धान पावली परंतु सतरंजी घेऊन बाहेर आली हिच्यावर बसा मला सांगण्यात आले पाणी पाहिजे का मला विचारण्यात आले नको मी म्हटले अंगणात चिमण्या चिवचिव करीत होत्या मला चिमणीचे चित्र आठवले आम्हा दोघा जीवांची मैत्री जोडणारी ती चिमणी तेथे एक कोळशाचा तुकडा पडला होता मी तो घेतला व तेथे जमिनीवर चिमणीचे चित्र काढू लागलो हे राम पाहिल ही रेखा चिमणी रामजवळ सारे सारे बोलेल ते चित्र म्हणजे माझे पत्र होते परंतु त्या पत्राची भाषा कोणालाच समजली असती परमेश्वर प्रत्ययही आपणास पत्रे पाठवितो रंगी बेरंगी लिफाफ्याची पत्रे नारा रंगाच्या शाईत लिहिलेली पत्रे परमेश्वरासारखा प्रचंड पत्रलेखक कोण आहे फुले पाखरे मेघ तारे वारे नद्या झरे समुद्र लाटा नवपल्लव ही सारी परमेश्वराचीच पत्रे आहेत परंतु कोण वाचणार कोणाला ही भाषा समजणार हिरवे हिरवे गवत पाहून विटमन कवीला वाटले की हा देवाचा हात रुमाल पडला आहे त्या हात रुमालावरच देवाचे नाव घातलेले त्याला दिसले परंतु आणखी कोणाला दिसले का माझ्या चिमणीच्या चित्रातील चिमणीच्या पत्रातील भाव कोणाला समजला असता केवळ रामच जाणता परंतु राम येईपर्यंत हे माझे चित्र राहील का ते पायांनी पुसले तर नाही जाणार त्या चित्राच्या रूपाने जे दुःखी हृदय मी तेथे ठेवून जात होतो ते कोणी कुसकणार तर नाही ओळशाने काढलेले चित्र रामचे भाऊ असतील मला वेडा म्हणतील मी ते चित्र पुसून टाकले आपल्या चित्राची उपेक्षा होण्यापेक्षा ते पुसून टाकलेले काय वाईट मी तिथून निघालो माझ्या डोळ्यातून पाणी गळत होते लोक असतील म्हणून मी ते पटकन पुसून टाकीत होतो राम कदाचित वाटेत कुठे भेटेल अशी भीती वाटत होती राम भेटू नये असेच मला वाटत होते रामला नकळत त्याची प्रे प्रेमपूजा करावी असे मला वाटत होते देवाला नकळत त्याला फुल वाहून जाण्यात त्याच्या मंदिरात बसून जाण्यात एक प्रकारची विशेष गोडी आहे सायंकाळ होत आली तरी त्याचे मला भान नव्हते मी मैदानात एके ठिकाणी बसलो बाहेर अंधार पडू लागला मैदानात गारगार होऊ लागले परंतु प्रेमाची ऊब रोमारोमात भरलेल्या मला त्या गारठ्याचे भानच नव्हते त्या गार होणाऱ्या जमिनीला मी माझी ऊब देत होतो वरती काळ्या सावळ्या आकाशात दीपावली लागल्या देवाच्या घरी सदैव दिवाळी असते रवी शनी तारे सदैव तेवतच आहेत परंतु या दिवाळीत आपण कोठे भाग घेतो आपल्या जीवनात मंगलदीप पेटवून या विश्वाच्या दिपवाळीत आपण ठेवतो का आपला लहान मोठा दिवा घेऊन यात सामील होतो का प्रभू म्हणतो माझ्या घरी दिवाळी आहे तुम्ही आणा आपापले दीप माझ्या घरी अनंत संगीत अखंड चालले आहे तुम्ही आणा आपापली गाणे आपापली गीते आपापल्या तारा माझ्या संगीत सिंधूत तुमचाही संगीत बिंदू मिसळा परंतु कोण उठतो कोण दिवा लावतो कोण गुणगुणतो दिलमा दिवा करो मी त्या मैदानात बसून माझा प्रेमदीप पाजळीत होतो प्रेमाच्या प्रेमदीपावर काजळी धरली होती रामच्या घरी निरहंकारपणे जाऊन मी माझा दिवा पुन्हा प्रज्वलित केला होता कित्येक महिन्यांची काजळी झडझडून टाकली शेवटी मी उठलो उशीर झाला तर घरी रागे भरतील असे मनात येऊन मी लगबगीने निघालो मी घरी आलो तो घरची मुलांची जेवणे होऊन गेली होती मी पाय धुवून घरात गेलो आतेभोवती भावाची पत्नी मला म्हणाली आम्हाला वाटले घरी येता की नाही वहिनी मला कधीही उशीर होत नाही मी क्रिकेट खेळण्याचे सुद्धा सोडून दिले एखादे दिवशी उशीर झाला तर नाही का चालणार मी विचारले आम्हाला का तोच उद्योग आहे सारखा पाने वाढणे उष्टी शेणे सारखे तेच तुमचे पान तेथे झाकून ठेवले आहे घ्या आणि स्वतःचे उष्टे काढून शेण लावा ताट नीट घासून आणा वहिनी म्हणाली आज वहिनी प्रसन्न नाही हे मी ओळखले प्रत्येकाच्या मनात सुखदुःख आहेत मी माझे पान वाढून घेतले मी एकटाच तेथे जेवत होतो माझे पोट भरून आले एक दोन घास मी खाल्ले व तसाच उठलो सारे ताट मी गाईसमोर नेऊन ठेवले गायीने ताट चाटून पुसून लख केले मी ताट घासले शेणगोळा फिरवला जेवण आटोपून मी एकदम अंथरून घालून पडलो एवढी माझी जाड गोधडी तीही उशाशी ओली चिंब झाली लागोपाठ दोन तीन रविवार मी रामच्या घरी गेलो राम भेटत नसे मी अर्धा तास बसून खिन्न मनाने परत येत असे परंतु रामच्या मनावर माझ्या तपश्चर्येचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही वाटाघाटी सुरू झाल्या एकदम आबोला कसा मोडावायचा काही इतर मित्रांनी मध्यस्थी केली राम व श्याम दोघांनीही दहा दहा पावले एकमेकांकडे चालत यावयाचे व दोघांनी एकदम एक एकाच क्षणी एकमेकांच्या नावाने हाका मारावयाची असे ठरले तडजोडीचा दिवस उजाळला साक्षीदार आले राम श्याम आले दोन्ही बाजूंनी दोघे दहा दहा पावले चालत आले एकमेकांची एकमेकांचे हात हातात घेतले श्यामने राम व रामने श्याम अशी एकदम हाक मारली मिटले भांडण सुटले ग्रहण माझा आत्मचंद्र प्रेमाकाशात निरवू लागला माझा आत्महंस प्रेम स्नेहाचा मोत्यांचा चारा खाऊ लागला रामने एके शनिवारी मला चिठ्ठी दिली कसली होती चिठ्ठी काय होती तिच्यात मी ती चिठ्ठी पुस्तकात धरून कितीदा तरी वाचली रामने मला फराळासाठी बोलाविले होते त्या दिवशी एक शिक्षक आमच्या वादविवाद मंडळातर्फे एका विषयावर बोलणारे होते गीतेवर बोलणार होते मी असला प्रसंग कधी सोडावायचा नाही परंतु रामकडे जायचे होते बौद्धिक व वैचारिक मेव्यापेक्षा प्रेमाचा वेवा मला मोलवान वाटत होता मी फराळासाठी भुकेला नव्हतो परंतु रामच्या घरी जाण्यास भुकेला होतो ज्या आमंत्रणासाठी मी वाट पाहत होतो ते आमंत्रण आल्यावर मी ते कसे झिडकारू इतरही मित्र रामकडे आले होते आम्ही सारे मित्र फराळास बसलो सारे गप्पा गोष्टी करीत होते खेळत खिदळत होते हा श्याम फारसे बोलत नव्हता तो सुखावला होता भरलेले भांडे थोडेच बोलणार श्यामचे डोळे बोलत होते त्याच्या तोंडावरची प्रसन्नता कोमलता मधुरता छतजिव्हांनी बोलत होती हृदय हृदयाला मिळाली गंगा यमुनेला मिळाली रामला श्यामची अंधुकशी ओळख झाली पुरी ओळख व्हावयास किती वर्षे लागावायची होती वर्गात राम व श्याम पुन्हा एकत्र उठू बसू लागले मधल्या सुटीत मुले शाळेतील सिलेंडरे चालवीत असत क्षेत्रफळ व घनफळ शिकवितांना चित्रकला शिकवितांना सिलेंडरचा उपयोग होत असे सिलेंडरवर उभे राहून ते भराभर पळविण्यात मी कुशल होतो मी रामला हाक मारीत असे व म्हणत असे ए राम आपण दोघे उभे राहू हे सिलेंडर एकदम चालू रामला धरून ते सिलेंडर मी वेगाने नेत असे खूपच मजा इतके दिवसांचा आमचा आबोला इतके दिवस मनात साठून ठेवलेले कोंडून ठेवलेले प्रेम शतरूपांनी बाहेर पडू पाहत होते शतमुखांनी वाहू लागले होते एके दिवशी श्याम रामला म्हणाला राम आपण आपली पुस्तके बदलूया माझे इंग्रजी रीडर तुझ्याजवळ ठेव तुझे मत जवळ असू दे रामने संमती दिली एकमेकांची पुस्तके बदलणे म्हणजे एकमेकांची हृदय बदलणे होते त्याचे ते माझे माझे ते त्याचे आमची जीवने जणू आम्ही एकमेकास अर्पण करीत होतो माझ्या जीवनाचे पुस्तक चांगले होते का वाईट होते त्यात सुंदर चित्रे होती की वेड्या वाकड्या रेघोट्या होत्या कसे असो राम ते हृदयाजवळ घ्यावयास तयार होता रामचे जीवन पुस्तक मी हृदयाशी धरण्यास उत्सुक होतो परस्परातील अद्वैत आम्ही अनुभवत होतो एकमेकांचे जीव एकमेकात ओतीत होतो मी ते पुस्तक घरी हातात घेऊन बसत असे व रामचा श्याम आणि श्यामचा राम असे तोंडाने म्हणत असे मी रामला लांब लांब पत्रे लिहावायचा त्या पत्रातून माझ्या शतभावना मी उतीत असे मी म्हणजे भावनामय प्राणी भावनांच्या हातातील मी बाहुले बनलो खेळणे बनतो वारा पतंगाला नाचवितो त्याप्रमाणे भावनांचा प्रबळ वारा श्यामला नाचवी प्रक्षुब्ध सागराच्या सस्रावधी प्रचंड लाटा लहानशा नौकेला वारे वारेमाप फेकतात भावनांचा कल्लोळ श्यामच्या जीवनाचे तसेच करी श्याम उल्लू उतावळा होता भावनांचा व वासनांचा तो गोळा होता परंतु राम तसा नव्हता राम संयम राखी तो मर्यादा पुरुषोत्तम होता मनातील सारे तो भराभर बोलत नसे मी रामला म्हणत असे विरक्तबाई रघुराज साचा भोगता नव्हे तामस राजसाचा हे चरण ऐकून राम मंद मधुर असे व माझ्या पाठीत एक थापट मारी राम व मी एकमेकांच्या जीवनात शिरलो परस्परांच्या प्रेमाने रंगलो परंतु रामची दापोलीस लवकरच तातटतूट व्हायची होती रामचा मोठा भाऊ मॅट्रिकची परीक्षा पास झाला व तो कॉलेजमध्ये जाणार होता रामची आई सर्व मुलास घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यास गेली राम परीक्षेसाठी मागे राहिला होता पाचवीची परीक्षा झाली व राम पुण्यात जायला निघाला राम पुण्याला जाणार व श्याम दापोलीस राहणार जीवराही तरी येऊनी भेटू दाऊ प्रेमलहरी आता जातो माघारी मी रामला करून करून असे एक पत्र लिहिले राम माझे चांगले ते आठव वाईट विसरून जा मी कसाही असलो तरी तुझ्यावर अपार प्रेम करतो हे खरे या श्यामला तुझ्या हृदयात एका बाजूला थोडीशी जागा असू दे मी त्या पत्रात काय काय लिहिले होते कधी न रडणारा राम परंतु त्याच्याही डोळ्यात ते पत्र वाचून क्षरभर पाणी जमा झाले रामने त्या पत्राला उत्तर लिहिले श्याम तू माझ्या जीवनात न कळत इतका शिरला आहेस की मी तुला विसरणे शक्य नाही जन्मभर तुझी आठवण मला राहील व प्रेम देईल रामने दोन ओळी लिहिल्या होत्या ती रामची चिठ्ठी म्हणजे माझ्या प्रेमाची वतनदारी होती तो माझ्या प्रेमाचा ताम्रपट होता ती माझ्या प्रेमाची सनद होती कितीतरी दिवस कितीतरी वर्षे त्या दोन ओळींची ती चिठ्ठी मी जपून ठेवली होती राम पुण्यास गेला आणि श्याम श्यामही अकस्मात दापुली सोडून जाणार होता राम गेल्यावर श्याम गेल्याशिवाय कसा राहील